रामकृष्ण गोविंद काय बघितलं अहमे वासमे सदसत परम पश्चादहम यदेतच्छ योवशिष्येत सोस्म्यहम त्याच्यानंतर ऋतेर्थम इयत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी तद्विद्यात्मनो मायाम यथा भासो यथा तमहा एक अनुभव सांगतो हा तुम्हाला ही जी प्रवचन आहेत ना किंवा हे जे सगळं वाचन आहे हा अभ्यास आहे हा खरंच पहाटेच्या वेळेलाच करावा बर का खूप खूप फरक पडतो चित्तवृत्तीमध्ये सात्विकतेत समजायला स्फुरायला नवीन विचार मनात यायला पटायला फार सोपं पडतं मला एक सांगा तुम्ही उपनिषद वेद अठरा पुराण गीता भागवत ज्ञानेश्वरी दासबोध सगळं वाचलं नाहीये पूर्णपणे हे खरं आहे पूर्णपणे तुम्ही काही सगळेच्या सगळे ग्रंथ वाचले नाहीत परंतु जे काही वाचलं थोडंफार अन्य पुस्तकं वाचली त्याच्यावरून एक सार जे काढलेलं आहे ऋषी मुनींनी ब्रह्म सत्य जगन मिथ्या याच्यावर तुमचा विश्वास आहे का नाही आपल्या संस्कृतीचा मूळ पाया आहे ब्रह्म सत्य इथं ब्रह्म या शब्दाचा अर्थ परमात्म तत्व भगवान असा घ्यायचा आहे भगवान हेच सत्य आहे हे सर्व जग मिथ्या आहे भगवंतांच्या वर या सृष्टीचं आरोपण केलेलं आहे रोपण केलेलं आहे मूळ भगवान त्याच्यावरती आरोपण झालं आरोपण झालं म्हणजे त्याला आपण ठरवलं की हा दिलीप आपटे मूळ भगवान त्यातला आपण ठरवलं हा अजित पटवर्धन मूळ भगवान त्याला आपण ठरवलं हा खोबरागडे मूळ भगवान त्याला आपण ठरवलं ओबामा हे जर तुम्हाला सत्य जगन मिथ्या हे जर पटलं असेल तर मी जी आत्ता नावं घेतली ते पटायला पाहिजे त्याचाच विस्तार आहे हा मग मला सांगा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बरोबर प्रत्येक जीव मात्रा बरोबर वागताना मला हा विचार लक्षात येतो का का फक्त वाचण्यापुरतं पटत आणि असा जर सतत विचार केला की अरे मी कुणाबरोबर बोलतोय हा तात्पुरता आहे संजय करमरकर तात्पुरता आणि मी तात्पुरता आहे दिलीप आपटे पण दोघ भगवत स्वरूप आहेत मी व्यवहार पाळायला पाहिजे त्यामुळं हे द्वैत मान्य करायला पाहिजे व्यवहारापुरतं एक सिद्धांत लक्षात घ्या सगळ्या द्वैतावरती अद्वैताचं टोपण आहे सर्व अद्वैतावर म्हणजे अद्वैत नव्याण्णव टक्के आहे हे मान्य आहे पण त्या अद्वैतावरती भगवत रूप अद्वैताचं टोपण आहे द्वैतावर द्वैत हा भ्रम अद्वैत हे सत्य मी वागताना फॅन म्हणजे द्वैत आहे मूळ त्या फॅनचं स्वरूप भगवंत आहे भगवंत रूपांतरित झाले माझ्यासाठी भगवंत फ्रीज या रूपात रूपांतरित झाले माझ्यासाठी भगवंत संजय करमरकर रूपांतरित झाले व्यवहारासाठी मग मी प्रत्येक वस्तूकडं प्रत्येक व्यक्तीकडं त्या दृष्टिकोनातून बघून वर करणे व्यवहार सांभाळायचा पर अंतकरणी भगवत स्वरूपाशी वागतो अशा प्रेमानं वागायचं असा जर प्रयत्न केला सतत हा जर विचार ठेवला सकाळची वेळ आहे सहा वाजून दहा मिनिटांनी प्रवचन चालू झालं हा विचार पटला साडेसहा सात दूधवाला आला दूध घेतलं चहा करण्यापासून परत आहे ते आहेच याला कशी काय प्रगती साधणार हे मी मला स्वतःला सांगत आहे तुम्हाला सांगत नाहीये तुम्ही पण हा विचार करा उपनिषदातलं सर्वश्रेष्ठ उपनिषद ईशावास्य उपनिषद त्यात म्हटलेलं आहे ईशावास्यमिदं सर्व किंचित जगत्याम जगत किंचित सुद्धा दुसरं काही नाही हो किंचित सुद्धा भगवंतांच्या शिवाय दुसरं काहीही नाही दुःख गुण घ्या तुम्हाला दृश्य जर म्हणायचं तर सांगितलं पण अदृश्य घ्या तुम्हाला गुण दिसतात का सुख आणि दुःख नाही दिसत पण तेही भगवत स्वरूप आहे दुष्टता अहो भगवान म्हणतात ही माझी विभूती आहे मीच आहे दुष्टता मीच आहे सुष्टता मीच आहे काय घ्यायचा अर्थ भगवंतांच्या या विभूतीचा हिमालय पर्वत मी आहे मार्गशीर्ष महिना व मार्गशीर्ष एक काय धरून घेऊन बसला सगळे महिने याचा अर्थ भगवंत आहेत महिना सुद्धा हिमालय पर्वत सुद्धा सर्व काही जर मी आहे अरे भगवंत म्हणतात मी मूळ हिरण्य गर्भ आहे पुरुष तत्व आहे पण हळूहळू मी असा विस्तार करत गेलो मूळ घर पूर्ण शंभर टक्के रिकाम होतं मग मी राहायला आल्यानंतर जरुरीच्या गोष्टी संग्रहित करत गेलो बसायला सोफा हवा बघायला टीव्ही हवा वर फॅन हवा भिंतीवर एसी हवा धान्य ठेवायला डबे हवेत गॅस हवा एक एक एक एक गोष्ट वाढत गेली आणि घर सगळं भरलं भगवंताने सुद्धा खेळ खेळण्यासाठी एक एक स्वरूप आपल्यापासून निर्माण केलं आपल्यापासून आणि ते खेळत आहे आपल्यापासूनच जे खे आरोपण करून निर्माण केलं ते त्याच्याबरोबर खेळतायत म्हणजे ज्याच्या बरोबर आहेत ते भगवंत जे खेळता आहेत ते भगवंत ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माक्षम ब्रह्म सगळं काही ब्रह्म आहे जेवण जेवणारा जेवणाचे पदार्थ जेवण ही क्रिया सगळं काही ब्रह्म म्हणजे भगवंत आहे कशा करता श्लोक वाचायचा सतत सतत हा जर विचार केला ना थोडा अवघड आहे थोडा अवघड आहे आणि मग माया तरुण जायला अवघड असली तरी मग अशक्य आहे का सांगा काय व्याख्या बघितली आपण मायेची नीट जरा तुम्ही विचार करा शांतपणानं तुम्हाला जे वाटतं ते लिहून काढा चिंतन करा एखादी वस्तू नसून सुद्धा अहो ती कशी असेल कारण ती वस्तू मुळात नाहीच भगवंतच आहेत एखादी वस्तू नसून सुद्धा तिचा भास होणे किंवा एखादी वस्तू असून सुद्धा ती न दिसणे आता या वस्तूमध्ये पुस्तक आहे या वस्तूमध्ये भगवंत आहेत मला ते दिसत नाहीत हे सत्य काय आहे भगवंत द्वैत काय आहे पुस्तक हो, मला सत्य दिसतच नाही मला वर करणे भासमान आहे तेच दिसत आणि मी जन्मभर अज्ञानात असल्यामुळे हा साप आहे हा साप आहे हा साप आहे असं म्हणतच संसार करतो हा धान्याचा डबा आहे ह्याच्यात गहू आहे हा तेलाचा डबा आहे अरे नाही हे हे काय आहे व्यवहारासाठी तुम्ही भगवंत भगवंत म्हणायला लागलात तर जेवणार काय तर तुम्हाला त्यापासून वरण भात पोळी आमटी भाजी बनवायसाठी व्यवहारासाठी हा विचार केला पाहिजे की ही भेंडी आहे परंतु परमार्थाच्या दृष्टीने हे सर्व काही भगवंत आहेत आणि हे सगळं द्वैतात मी खेळत आहे मी पण खेळावं ना ओके छान आहे भेंडी उत्तम आहे तांदूळ छान आहेत हे म्हणावं परंतु अंतकरणात सतत एक विचार ठेवावा की मी आणि हे सर्व भगवत स्वरूप आणि भगवत स्वरूपच आहे काय याच्या पुढे इथं म्हटलेलं आहे या इथे की पंचमहाभूताच्या द्वारे तयार झालेल्या प्राणी मात्रांमध्ये प्रवेश करून स्वतःला एक मन नाही माझं पानच चुकलं पानच चुकलं दोन नऊ मध्ये इथं असं म्हटलेलं आहे कुठे गेलं ते कुठे गेलं तृतीयोध्याय एक मिनिट माग पुढं झालं गडबड झाली हा इथं काय म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने दोन चंद्राचा भास होतो हे झालं दिसण्याबद्दल दिसण्याबद्दल विचार आहे एखादी वस्तू नसून सुद्धा तिचा भास होणे किंवा एखादी वस्तू असून सुद्धा ती न दिसणे याला कारण भगवंतांची माया मग मा आता हाच जर विचार विस्तार केला तर एखादी कृती योग्य नसून सुद्धा ती करणे किंवा एखादी कृती योग्य असून सुद्धा ती न करणे याला कारण माया मला सांगा पाचशे पाचशे रुपयाच्या शंभर नोटांचं बंडल कुणीतरी काम करून देण्यासाठी दिलं ही पाचशेची नोट खरी का ही घ्यावी का घेणं योग्य आहे का बंडल नाही हे जरी जाणवत असलो हा भ्रष्टाचार आहे अनाचार आहे शिष्टाचार नाही हा मी आचरण करून चालणार नाही हे काय समजत नाही का रस्त्यावरून जाताना दारूचं दुकान दिसलं दारूडा लगेच जातो आणि दारूची बाटली विकत घेतो पण हे हानिकारक आहे हे त्याला माहित नसतं का तरी तो का करतो जे एखादी गोष्ट योग्य नसताना सुद्धा ती करणे किंवा एखादी गोष्ट कृती योग्य असून सुद्धा ती न करणे याला कारण माया आहे आणि तात्पर्य भगवंतांचं अस्तित्व असून सुद्धा त्याचा अनुभव न येणे आणि सृष्टीचे अस्तित्व नसून सुद्धा तिचा अनुभव येणे ही माया आहे सृष्टी नाही ब्रह्म सत्य जगन मिथ्या मिथ्या आहे आता हा विचार किंवा हे तत्व पटवून देण्याचा हा प्रसंग नव्हे किंवा इथं पण म्हणून मी पहिल्यांदा विचारलं सर्व सर्व ग्रंथांचं सार तुम्हाला मान्य आहे का मान्य असेल तर हा पुढचा विचार तुम्ही करा मान्य नसेल छान आहे चाललेलं आहे आनंद आहे कोण सांगतो भगवंत कधी सांगतात तुम्हाला की तू सर्वकडं मीच भरून आहे हा अनुभव घे असं कधी सांगतात का नाही भगवंत म्हणतात तुझं तुझं चाललंय ते चालू दे मी गीतेत हे सांगून ठेवलेलं आहे पटलं तर घे नाही पटलं सोडून दे तस चराचरात चराचरात भगवंतच आहे हा विचार मी चोवीस तास जर सतत मनात ठेवला आणि व्यवहार करताना मात्र द्वैतात राहून व्यवहार केला तर माया पार करून जाणं दुरापास्त आहे पण अशक्य नाही विचार करा पुढच्या प्रवचनात पुढचा विचार मांडू रामकृष्ण गोविंद